विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली سر وسن विठावी उभा विठू विटेवारी युगे अठ्ठावी पुंडलिकाची सेवा ती आलो beklerim bir bağım 我身。